माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची तुझी माया सांगू रंगा काय तुझी माया सांगू रंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला अभंगाला जोड टाळ्याची पढांची अभंगाला जोड टाळ्याची फळांची माऊली समूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली मूर्ती जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केली लेकर लेकरांची सेवा केली लेकर लेकरांची सेवा केली आई कसा पांग फेडू कस हो उतराई तुझा उपकारा जगी ओ ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठला माय बाबा जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची जन्मभर पूजा तुझ्या पावलांची माऊली समूर्ती विठ्ठलाची विठ्ठला विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली समूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू विठू माऊली तू माऊली जगाची माऊली राखी वितू माऊली तू माऊली जगाची माऊली समुती विठ्ठलाची